समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंद दहावा अध्याय अठ्ठेचाळीसावा भगवंतांचे कुब्जा व अक्रूराच्या घरी जाणे श्री शुकदेवजी सांगतात मिलना व्याकुळे कुब्जा तिच्या तृप्त्यर्थ कृष्ण तो सर्वात्मा भगवान गेला तिच्याही घरी एकदा मूल्यवान गेहते होते शृंगारोचित वस्तुतई आसने झालरी छत्त मोती हार कुठे कुठे सुगंधी धूपनी दीप गंध चंदन ठायत्या कृष्णास येता बघता त्वरेने सत्कारिले त्या सखीच्या सवेनी देऊनी कृष्णा मग आसनोतई सर्वोपचार पुजिले विधीने नि उद्धवाही पुजिले रीतीने स्पर्शोनी त्यानी मग आसनाला ते उद्धवो भूमिसी बैसले की नि उच्चसेची बसला हरितो वस्त्रे तैहार गंधे तांबूल घेता सजली बहुस्त्री जुनिहा सलीनी, कटाक्ष देता हरिपाशी आली नवीन संगा बहुला बोलावी कृष्णो धरिहात हात हाती शय्या क्रीडा तो हरिसाधी तेव्हा त्या अंगरागे फळ कृष्ण हे दे श्रीकृष्ण स्तन नेत्री घेता सुगंध येता बहुतृप्त झाली वक्षस्थलासी हरियावळोनी निशांत झाली किती त्या दिनांची अंगिरा अर्पिता कृष्ण कुब्जेस लाभला पहा परी दुर्भागिता कैसी भक्ती मागता म्हणे रहावे ते काही क्रीडता या परी इथे मला न सोडवे तुम्हा श्री कृष्ण कमलाक्षजी अभिष्ट वर देवोनी सन्मान करुनी तिचा स्वीकारून पूजा सर्व पातले आपुल्या घरा ब्रह्मादिकान पावे जो विष्णू सर्वेश्वरो असा पावता मागणे त्याला दुर्बुद्धी मानणे पहा एकदा भगवान कृष्ण बळी उद्धव घेऊन काम काढून गेले त्या अक्रूरा घरी हे तिघे नरवीर असे येता अक्रूरे पाहिले तदा आनंदे धावले त्यांना मिठीत घेतले असे अक्रूरे वंदिले त्रये अक्रूर वंदिले आसने देवनी त्यांना विधिवत पूजिले असे कृष्णाचे पाय धुवोनी घेतले तीर्थते पूजा सामग्री गंधोनी वस्त्रमालाही अर्पिल्या नमिता धरिले पाय हाताने चेपू लागले विनये कृष्ण रामाला अक्रूर बोलू लागला आनंद जाहला देवा मारिला कंस पापितो यदुवंशा सुखी केले द्वयानी उन्नतो असे तुम्हीच सर्व वस्तूंचे कार्य कारण भावही दोघेही आदि पुरुष न वस्तू ती तुम्हा विना तुम्हीच निर्मिली सृष्टी काल मायादी शक्तीने प्रवेश करीता तीत प्रतीत वस्तू होत असे भूतात तैसेची चराचरात अनेक रूपात हि तूची होशी स्वेच्छेची तू हे धरितोसी रूपे ही ही असे एक लीला तुझीच तू जन्मिशी पोशिशी मारिशी त्या रजोनी या गुणानी ज्ञानस्वरूपी अतिशुद्ध तुझो ती बंधने कै तुझ स्पर्शी देवा उपाधी ती स्थूल सूक्ष्मतेची ना जन्म मृत्यू तै भेद तू ते ती बंध मोक्षो मन कल्पना की अज्ञान सारे अमुचे आहे तू निर्मिले वेदहिता जगाच्या सनातनी धर्म पथोची श्रेष्ठ पाखंडी भात रसिती जनाना तू शुद्ध रूपे अवतार घेशी तू जन्मला वसुदेव घरी कराया हा भार दूर सगळा सहया बळीच्या ते जन्मले असुरनी करिता ती राज्य तू मारुनी सकलते यश वाढवीसी ते सर्वदेव पितरे जीव भूप सारे ती सर्व तवची तव शुद्ध गंगा तू एक शिक्षक जीवा निदेव देव भाग्यासी मान उरली घरधन्य झाले भक्ता प्रिय प्रभु तू हितुनी कृतज्ञ तो कोण त्यागी चतुरो अनपूजी अन्या तू पूर्ण हे तू करीसी भजगा स्वतःच्या तू काही नाठी विशिनी स्वयची रहाशी ते भक्त कष्ट हरिशी भवमुक्ती देशी जाणू तुला न शकती तपी देवराजा त्रिपुत्र गेह धन देह ययात बद्ध साक्षात भेट करीशी भवतो तुटेल श्री शुकदेवजी सांगतात अक्रूरे पूजिता कृष्णा स्तविता भक्तीने असे हासुनी गोड शब्दाने बोलिला मोहिता असे श्री भगवान म्हणाले तुम्ही गुरु तसे काका वंशाचे हितकारक कृपा पालन रक्षा पात्र बालक तो आम्ही कल्याण जो त्याने तुम्हा संतास पूजिने संत देवाहुनी श्रेष्ठ संताना स्वार्थ तो नसे मूर्ती ना देवता होय पाणी ना तीर्थ कधी तया ना सेविणे नित्य क्षणात तारिती हितैषी सुरुदा मध्ये काका श्रेष्ठ तुम्ही अस मनोनी पांडवी हित करण्या नापुरी जाऊनी पुसणे सर्व कुशलो तया ऐकता मरता पंडू कुंतीच्या सह पांडव दुःखात राहती सारे आता ते हस्तिनापुरी धृतराष्ट्र तसा अंध मनाचे बळही कमी पुत्र दुर्योधन दुष्ट पांडवा नित्य त्रासितो तेव्हा तुम्ही तिथे जावे पुसावी स्थिती ती कशी पुन्हा उपाय तो योजू सुहृद सुख द्यावया शक्तिमान भगवान कृष्ण अक्रूरा सांगुनी असे घर असपातले तेव्हा बलनी इथे इति भागवती महापुराणे पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अठ्ठेचाळीसावा अध्याय